ठिणगी ठिणगी वा माझी भात्यातल्या सुरा संग कृपा तुझी भात्यातल्या सुरा संग झाली भाव धाव बसा धावावरी सोपायाला झुंजायाला अंगी बळ येऊ दे आम्हाला गतमाया तुझी आम्हावरी राहू दे ऐरणीचा देवा तुला ठिणगी ठिणगी भाऊ दे आम्हाला गतमाया तुझी आम्हावरी